रामकृष्ण गोविंद आजच्या या प्रवचनाला मंगलाचरणाने सुंदर नाव घेऊन सुरुवात करू अत्रिर वसिष्ठश्चवन शरद्वान अरिष्टनेमी भृगरंगिराश्च सुतोथ रामा उतथ्य इंद्र प्रमदे ध्वमाहुवाहौ मेधातिथिर्देवल आर्ष्टिषेणो भारद्वाजो गौतम पिप्पलाद मैत्रेय औरवः कवश कुंभयो निर्द्वैपायनो भगवन नारदश्च अन्ये च देवर्षि ब्रह्मर्षिवर्या राजर्षिवर्या अरुणादयश्च नानार्षेय प्रवरान समेता नाभ्यर्च राजा शिरसा ववन्दे नाव घेतो पुण्य स्मरण करू या सगळ्या गोत्र कुलांचं ऋषींचं नाव घेतो अत्री वसिष्ठ चवन भा अरिष्ट अरिष्टनेमी भृगु अंगिरा पराशर विश्वामित्र परशुराम उतथ्य इंद्रप्रमद इध्वमा इध्ववाह मेधातिथी देवल आर्ष्टिशेण भारद्वाज गौतम पिप्पलाद मैत्रेय और्व कच कवश अगस्त्य भगवान व्यास नारद तसेच अन्य अनेक श्रेष्ठ देवर्षी ब्रह्मर्षी राजर्षी आता हा संदर्भ कुठनं आला कशासाठी आला पार्श्वभूमी सांगतो अजूनही कलियुगाचा बहर झाला नव्हता राजा परीक्षितानी कलियुगाला केवळ पाच जागा दिल्या त्या कलियुगाचा केवळ प्रवेश झाला होता अगदी सुरुवात होती आणि त्या कलीने पहिला प्रहार राजा परीक्षितावरच केला काय झालं अगदी थोडक्यात सांगतो राजा परीक्षित शिकारीला गेला तहानेला राजा एका ऋषींच्या आश्रमात गेला शृंगी ऋषी ते शृंगी ऋषी ध्यानस्थ बसलेले होते आणि त्यामुळं त्याचा आदर सत्कार त्याला पाणी वगैरे काय विचारलं नाही आणि नेमका हाच क्षण राजा आपला अहंकार त्याचा दुणावला म्हणजेच कलीनं त्याच्यावर प्रयोग केला प्रवेश केला राजाला वाटला आपला अपमान झाला त्याने तिथं मृत असलेला एक सर्प आपल्या बाणाच्या टोकाने उचलून त्या राजाच्या गळ्यात घातला राजा निघून गेला हे दृश्य त्या ऋषीच्या ऋषींच्या मुलाने परत आल्यानंतर बघितलं मुलगा जवळपास खेळत होता त्याने आल्यानंतर बघितलं त्याला संताप झाला त्याने शाप दिला राजाला की तू सात दिवसात सर्पदंशाने मृत्यू पावशील राजाला ही बातमी समजली कलियुगाचा कलीचा तात्कालिक परिणाम संपला होता राजालाही खूप पश्चाताप झाला आपण हे कृत्य असं का केलं आणि मग नुसता पश्चाताप दग्ध न होता ही महानता आहे या कथेतली राजानी नाहीतरी सात दिवसानंतर मृत्यू येणार आहे मग या सात दिवसाचा फार चांगला उपयोग का करून घेऊ नये सत्संग का करू नये म्हणून जनमे जय म्हणून आपला जो मुलगा होता त्याच्यावर राज्यकारभार सोपवला आणि गंगा किनारी येऊन बसला गंगा किनारी येऊन बसला आणि प्रायोपवेशन मरेपर्यंत अन्न ग्रहण करायचं नाही अर्थात राजाला एक वचन होतच एक शापा बरोबर एक वरदान पण मिळालं होतं की सात दिवसानंतर मृत्यू येईल म्हणजे सात दिवस तुला मृत्यू येणार नाही मग या सात दिवस सात दिवस सत्कारणी लावावे म्हणून राजा काही अन्न न ग्रहण न करता गंगा किनारी बसला आणि हे ज्या वेळेला ऋषी मुनींना समजलं त्यावेळेला हे सर्व ऋषी सुरुवातीला मी ज्यांची नावं घेतली त्यांना आपण पण वंदन करू ते सर्व ऋषी तिथं उपस्थित झाले आणि सगळ्यात आश्चर्याची आणि भगवंतांच्या कृपेची म्हणजे गोष्ट तत्रा भवत भगवान व्यासपुत्रो यदृच्छया गोमटमानोनपेक्षा अलक्षलिंगो निजलाभतुष्टो वृतश्च रवृधस अवधूत वेशा तम वर्षम ज्यांच्या अलक्षलिंगो कुठल्याही कारणाने ओळखला जाऊ न शकणारा असे कुठल्याही कारणाने म्हणजे ब शिखा आहे दंड आहे वेश आहे गरुडध्वज आहे वारकरी पंथात असतो ना गरुडध्वज असं काहीही अलक्ष लिंग असं काहीही नसलेला वर्ण किंवा आश्रमाने कोणतेही बाह्य चिन्ह नसलेला हा मी भागवतातल्या पहिल्या स्कंदातला एकोणीसाव्या अध्यायातला पंचवीसावा श्लोक वाटला असे शुकाचार्य जे तम द्व्यष्ट वर्षम सुकुमार पादम कर्ण कपोलगात्रं चार्वायताक्षोत्रसतुल्यकर्णं सुजात कंठम तं द्वेष्ट द्वि अष्ट आठ दुनी सोळा सोळा वर्षाचे दिगंबर शुकाचार्य मुनी तिथे उपस्थित झाले स्वतःहून श्री शुकाचार्य महाराज की जय अशा अवस्थेमध्ये तिथे सगळा हा समुदाय जमलेला असताना राजानी एक प्रश्न शुकाचार्य महाराजांना विचारला तो श्लोक वाचतो आता पृच्छामी संसिद्धी योगिनाम परमं गुरुम पुरुषस्येह यत कार्यम सर्वथा जप्यम, यत्कर्तव्यम् नृभि प्रभो स्मर्तव्यम् भजनीयं वा ब्रूही यद्वा विपर्ययम् आपण योग्यांचेही परमगुरु आहात म्हणून मी आपणास आसन्न मरण माणसाने काय केले असता त्याला मोक्ष मिळेल प्रश्न नीट बघा प्रश्न नीट बघा आसन्न मरण माणसाने काय केले असता त्याला मोक्ष मिळेल त्याचबरोबर आपण हेही सांगा की मनुष्याने काय ऐकावे कोणता जप करावा कोणते कर्म करावे कोणाचे स्मरण आणि कोणाचे भजन करावे आणि कशाचा त्याग करावा बस एक प्रश्न आणि त्या प्रश्नाच्या दोन बाजू हे भगवन माणसानं मरणाच्या क्षणी क्षणी म्हणजे मरण जवळ आलेलं आहे अशा अवस्थेत काय करावं आणि एरवी त्यांनी काय करावं अगदी थोडक्यात माणसानं मरावं कसं आणि माणसानं जगावं कसं हा एक प्रश्न विचारला मी तुम्हाला या सर्व ऋषी मुनींची नावं घेऊन अत्यंत विनम्रतेने सांगतो या दोन प्रश्नांच्या उत्तरासाठी भागवत सांगितलेलं आहे आणि अशा या भागवताच्या श्रवणासाठी आपण हे श्रीमद भागवत महापुराण नावाचं जे काय ब्लॉग का काय जे व्हॉट्सअप ग्रुप दोन व्हॉट्सअप ग्रुप स्थापन केलेले आहेत आता हा पहिला स्कंधावर अठ्ठावन्न का एकोणसाठ प्रवचन झाली तुम्ही ती ऐकली का हो फक्त एकदा ऐकली का का अनेक वेळा ऐकली आता माझीच एक फार मोठी चूक झालेली आहे मध्यंतरीचा बराच काळ मध्ये प्रवचनाशिवाय गेला मान्य आहे क्षमस्व काही तांत्रिक मोबाईलच्या अडचणीमुळं मी धागा सोडला खरं आहे परंतु मला मी या ऋषींचं स्मरण करून सांगतो त्यांना विनम्र अभिवादन करून सांगतो मला पण जो अभ्यास केला त्या अभ्यासाच्या आधारे मला जे भागवताचं रहस्य समजलं ते मी आपल्या पुढं उलगडायचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला मी एक गंमत सांगतो माझ्या लहानपणी माझ्या लहानपणी संक्रांतीच्या वेळेला हलवा करायची पद्धत त्यावेळेस होती घरी करायची घरी आणि तो हलवा टोकदार आणि पांढरा शुभ्र झाला पाहिजे माझी आई हलवा करायची तिचा खूप पांढरा शुभ्र व्हायचा आजूबाजूच्या बायका विचारायच्या तुमचा हलवा एवढा शुभ्र कसा होतो हो माझी आई म्हणायची तुम्ही करता तसंच मी करते पण मला माझ्या आईने त्या पांढऱ्या शुभ्र हलव्याचं इंगित सांगितलं ती म्हणाली आपण जो बाळा दिली आपण जो पाक करतो ना साखरेचा त्यात एक चिमूटभर टाकण खार घालायचा म्हणजे हलवा पांढरा शुभ्र होतो हे तिने मला रहस्य सांगितलं तिच्या अनुभवाने तिनं जे शिकलं ते सांगितलं मला पण तुम्हाला माझ्या अनुभवाने मिळालेलं असं अशेषत काहीही माझ्या हातच न ठेवता तुम्हाला रहस्य सांगायचं आहे पण पण हा भागवताचा प्रथम स्कंध हा अधिकारी स्कंध आहे आपल्याला भागवताच्या श्रवणाचं अधिकारी बनायचं आहे आपण गॅप गेला परत क्षमस्व म्हणतो पण आपण सर्वजण भागवताच्या श्रवणाचे अधिकारी आहोत का काय म्हटलं इथे राजा परीक्षितानी आसन्न मरण माणसानी मोक्ष मिळवण्यासाठी काय करावं मोक्ष मिळवण्यासाठी मला हवाय का हो मोक्ष का वाईट वाटलं मला फार आज माहितीये का दोन मला निरोप आले दोन निरोप एका निरोपामध्ये मला अशी विचारणा केली गेली की तुम्ही सायुज्य मुक्ती म्हणजे काय यावर विवेचन करा मला आनंद झाला चांगला विषय आहे भगवंतांच्या परत पोचवणारा विषय आहे खूप बरं वाटलं पण त्याच वेळेला याच भागवत महापुराणावरती एक क्लिप अशी आलेली आहे की त्याने मी फार व्यथित झालो क्लिप अशी आहे की प्रकाश आंबेडकरांनी त्या अमुक अमुक काश्मीर मधल्या व्यक्तीला व्याख्यानाला का बोलावलं आता मी काय करू सांगा यासाठी का हा काय काय व्हॉट्सअपचा ग्रुप आहे असा प्रश्न फॉरवर्ड करणारे असे विषय त्यात प्रस्तुत करणारे हे भागवत का त्यांना खरंच मोक्ष हवा आहे का आणि नसेल तर मी काही नाव ठेवत नाही नको पण तुम्ही या ग्रुपवर नका राहू केवळ आणि केवळ प्राप्तीला आसुसलेले जे लोक आहेत त्यांनी आणि त्यांनीच या ग्रुपवरती यावं नाहीतर स्वेच्छेने बाहेर पडावं मला या प्रश्नाचं जे एक उत्तर आहे एकाच श्लोकात ते सांगायचं आहे सांगायचं आहे ते मी पुढच्या प्रवचनात सांगतो पण जरा नीट विचार करा ह्याच्यावरती रामकृष्ण गोविंद